ولو أنهم آمنوا واتقوا لمثوبة من عند الله خير لو كانوا يعلمون जर त्यांनी इमान आणि अल्लाचं भय बाळगलं असतं तर अल्लापाशी त्याचा जो मोबदला मिळाला असता तो त्यांच्यासाठी अधिक चांगला ठरला असता जर त्यांना याची जाण असती तर किती छान झालं असतं जाऊ नका तर उमजून ना म्हणा आणि म्हणणं लक्षपूर्वक ऐका हे इन्कार करणारे तर दुःखदायक प्रकोपाला पात्र आहेत नकार दिला आहे मग ते ग्रंथधारकापैकी असोत अथवा अनेकेश्वरवादी असोत त्यांना मुळेच आवडत नाही की तुमच्या रबकडून एखादी कल्याणकारी गोष्ट उतरवली जावी परंतु अल्लाह ज्याला पसंत करतो त्याला आपल्या कृपेसाठी निवडतो आणि तो फार मेहरबानी करणार आहे आयत रद्द करतो किंवा तिचं विस्मरण करवतो तिच्या जागी त्याहून अधिक चांगले आणतो अथवा कमीत कमी तशीच काय तुम्हाला माहित नाही की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व बाळगतो ألم تعلم أن الله له ملك السماوات والأرض وما لكم من دون الله من ولي ولا نصير काय तुम्हाला माहित नाही की पृथ्वी आणि आकाशाचं आधिपत्य अल्लाकरताच आहे आणि त्याच्याशिवाय कोणी तुमची काळजी वाहणारा आणि तुम्हाला मदत करणारा नाही मग काय तुम्ही आपल्या पैगंबराकडे त्या प्रकारचे प्रश्न आणि मागण्या करू इच्छिता जशा यापूर्वी मुसा इस्लाम यांच्याकडे करण्यात आल्या आहेत? वास्तविक पाहता, ज्या इसमानं इमानच्या वर्तनाला इन्कारच्या वर्तनानं बदलून घेतलं तो सरळ मार्गापासून भ्रष्ट झाला. बहुतेक लोक हे इच्छितात की वाटेल त्या प्रकारे तुम्हाला इमानपासून परावृत्त करून कुप्रकडे परत फिरवावं वस्तुत सत्य त्यांच्यावर प्रकट झालं आहे परंतु आपल्या स्वतःच्या मत्सरापायी त्यांची तुमच्यासाठी अशी इच्छा आहे याच्या उत्तरात तुम्ही क्षमा आणि दुर्लक्ष अंगीकृत करा इतपा येतो की अल्लानं स्वतःच आपला निर्णय लागू करावा खात्री बाळगा की अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله إن الله بما تعملون بصير नमाज कायम करा आणि जकात द्या तुम्ही आपल्या पारलौकिक जीवनाकरता जो चांगुलपणा कमावून पुढे पाठवाल तो अल्लाहपाशी असलेला तुम्हाला आढळेल जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाच्या नजरेत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कोणतीही व्यक्ती जन्नतमध्ये जाणार नाही जोपर्यंत ती यहुदी असत नाही अथवा ख्रिस्ती लोकांच्या धारणेनुसार ख्रिस्ती असत नाही या त्यांच्या अभिभाषा आहेत यांना सांगा आपला पुरावा सादर करा जर तुम्ही आपल्या दाव्यात खरे असाल بلى من أسلم وجهه لله وهو محسن فله أجره عند ربه فله أجره عند ربه ولا خوف عليهم ولا هم يحزنون वास्तविकपणे न तुमचं काही वैशिष्ट्य आहे न इतर कोणाचं सत्य असं आहे की जो कोणी आपल्या स्वतःला अल्लाच्या आज्ञांकित करेल आणि कृतीनं नेक मार्गावर चालेल त्याच्यासाठी त्याच्या रबजवळ त्याचा मोबदला आहे आणि अशा लोकांकरता कसल्याही प्रकारची भीती अथवा दुःखाचा प्रसंग नाही وقالت اليهود ليست النصارى على شيء وقالت النصارى की ख्रिस्तींच्या जवळ काही नाही ख्रिस्ती सांगतात यहुदींच्या जवळ काही नाही वास्तविक पाहता दोघंही ग्रंथ पठण करतात आणि अशाच प्रकारचे दावे त्या लोकांचे पण आहेत ज्यांच्याजवळ ग्रंथाचं ज्ञान नाही हे मतांतर ज्यात हे लोक गुरफटलेले आहेत यांचा फैसला अल्लाह कयामत अंतिम निवाड्याच्या दिवशी करून टाकेल पादचारी कोण असेल जो अल्लाहच्या प्रार्थनास्थळांमध्ये त्याचं नामस्मरण करण्यापासून मनाय करील आणि त्यांना बेचैन करू पाहत असेल असे लोक या लायकीचे आहेत की त्यांनी प्रार्थनास्थळात पाय ठेवू नये आणि जर ते तेथे गेलेच तर त्यांनी भीतीतच जावं त्यांच्याकरता तर जगात नामुष्की आहे आणि मध्ये भयंकर प्रकोप पश्चिम सर्व अल्लाचे आहेत ज्या दिशेला तुम्ही वळाल त्या दिशेतच अल्लाहचा रोख आहे अल्लाह सर्वव्यापी आणि सर्व काही जाणणार आहे त्यांचं विधान आहे की अल्लाहनं एखाद्याला आपलं पुत्र बनवलं आहे अल्लाह पवित्र आहे या गोष्टीपासून खरी वास्तविकता ही आहे की पृथ्वी आणि आकाशातील अस्तित्वात असलेल्या सर्व गोष्टी त्याच्या मालकीच्या आहेत सर्वच्या सर्व त्याच्या हुकमाच्या अधीन आहेत तो आकाश आणि पृथ्वीचा आविष्कार करणार आहे आणि ज्या गोष्टीचा तो निर्णय घेतो त्याच्याकरता केवळ इतकीच आज्ञा देतो की अस्तित्व धारण कर आणि ती लगेच अस्तित्वात येते आमच्याशी का बोलत नाही अथवा एखादी निशाणी आम्हापर्यंत का देत नाही अशाच गोष्टी यांच्यापूर्वीही लोक बोलत असत या सर्व पूर्वीच्या आणि नंतरच्या मार्गभ्रष्टांची विचारसरणी एकसारखीच आहे विश्वास ठेवणाऱ्यांकरता तर आम्ही छिन्न स्पष्टपणे उघड केली आहेत आम्ही तुम्हाला सत्य ज्ञानासह खुशखबर देणारा आणि भय दाखवणारा बनवून पाठवलं आता ज्या लोकांनी जहन्नमशी नातं जोडलं आहे त्यांच्याबद्दल तुम्ही उत्तरदायी आणि जबाबदार नाही यहुदी आणि ख्रिस्ती तुमच्याशी कदापि राजी होणार नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांच्या पद्धतीवर चालू लागत नाही स्पष्टपणे सांगून टाका की मार्ग तर केवळ तोच आहे जो अल्लाहने दाखवला आहे अन्यथा जर त्या ज्ञानानंतर जो तुमच्यापर्यंत आलेला आहे तुम्ही त्यांच्या मनोकामनांचं अनुकरण केलं तर अल्लाच्या पकडीतून वाचवणारा कोणीही मित्र आणि सहाय्यक तुमच्याकरता नाही ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिला आहे ते त्याचं पठण त्या पद्धतीनं करतात जसा पठण करण्याचा हक्क आहे ते या कुरांवर शुद्ध मनानं इमान आणतात आणि जे याच्याशी कुपराचा व्यवहार करतील तेच खरे नुकसान सोसणारे आहेत हे बने इस्राईल स्मरण करा माझी ती देणगी ज्यानं मी तुम्हाला उपकृत केलं होतं आणि हे की मी तुम्हाला जगातील सर्व जनसमुदायांवर श्रेष्ठत्व दिलं होतं कामाच्या यथकिंचित उपयोगी पडणार नाही कोणाकडून मोबदलाही स्वीकारला जाणार नाही आणि एखादी शिफारस देखील एखाद्याला लाभ देणार नाही आणि अपराधांना कोठून काही मदतही पोहोचू शकणार नाही स्मरण करा की जेव्हा इब्राहिम सलामला त्याच्या रबनं काही गोष्टीत आजमावलं आणि तो त्या सर्वात यशस्वी ठरला तेव्हा त्यानं सांगितलं मी तुला सर्व लोकांचा नेता बनवणार आहे इब्राहिम सलामनं सांगितलं आणि काय माझ्या वंशजांसाठी देखील हेच वचन आहे त्यानं उत्तर दिलं माझं वचन जालिम लोकांशी संबंधित नाही या गृहाला गृहाला लोकांकरता केंद्र आणि शांतीस्थान ठरवलं होतं आणि लोकांना आदेश दिला होता की इब्राहिम इस्लाम जेथे प्रार्थनेकरता उभा राहतो त्या स्थानाला कायमचं नमाजाचं स्थान बनवा आणि इब्राहिम इस्लाम आणि इस्माईल इस्लाम यांना ताकीद केली होती की माझ्या ह्या गृहाला प्रदक्षिणा आणि ऐतेकाप एकांतवास रुकू आणि सजदा नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ ठेवा इस्लामनं प्रार्थना केली की हे माझ्या करत्या या शहराला शांतीचं नगर बनव आणि याच्या निवासींपैकी जे लोक अल्लाह आणि आचरतला मानतील त्यांना सर्व प्रकारच्या फळांची रोजी दे उत्तरात त्याच्या रब्न फरमावलं आणि जो मानणार नाही क्षणिक लौकिक जीवन सामुग्री तर मी त्याला सुद्धा देईन परंतु सरतेशेवटी त्याला जहन्नमच्या प्रकोपाकडे फरफटत नेईन आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे आणि इस्माईल अल या गृहाच्या भिंती उभारत होते तेव्हा प्रार्थना करत जात होते हे आमच्या पालन करत्या आमची ही सेवा स्वीकार कर तू सर्वांचं ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस भैरव आम्हा दोघांना आपला मुस्लिम आज्ञाधारक बनव आमच्या वंशजातून एक असा लोकसमूह उभा कर जो तुझा मुस्लिम असावा आम्हाला तुझ्या उपासनेची पद्धत दाखव आणि आमच्या उणीवांकडे दुर्लक्ष कर तू अत्यंत क्षमा करणारा आणि कृपा करणारा आहेस या लोकांमध्ये यांच्याच लोकसमूहातून एक प्रेषित उभा कर ज्यानं यांना तुझ्या आयती ऐकवाव्यात यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण द्यावी आणि त्यांचं जीवन शोभिवंत करावं तू फार प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहेस ومن आता कोण आहे जो इब्राहिम अलीसलामच्या पद्धतीचा तिरस्कार करेल ज्याने आपल्या स्वतःला मूर्खता आणि अज्ञानामध्ये गुरफटून टाकला आहे त्याच्याशिवाय कोण ही कृती करू शकतो इब्राहिम अलीसलाम तर तो इसम आहे ज्याला आम्ही जगात आपल्या कार्याकरता निवडलं होतं आणि परलोकात त्याची गणना सदाचारी लोकांमध्ये होईल अशी होती की जेव्हा त्याच्या रबनं त्याला सांगितलं मुस्लिम हो तेव्हा त्यानं लगेच उत्तर दिलं मी सर्व सृष्टीच्या स्वामीचा मुस्लिम बनलो याच मार्गावर चालण्याचा आदेश त्यानं आपल्या संततीला दिला होता आणि याच गोष्टीची वसियत याकूब इस्लाम आपल्या संततीला करून गेला होता त्यानं सांगितलं होतं की माझ्या मुलांनो अल्लानं तुमच्याकरता हाच तीन धर्म पसंत केला आहे म्हणून मृत्यूच्या झटकेपर्यंत मुस्लिमच बनून राहा أم كنتم شهداء إذ حضر يعقوب الموت إذ قال لبنيه ما تعبدون من بعدي قالوا نعبد إلهك وإله آبائك إبراهيم وإسماعيل وإسحاق إلها واحدا إلها واحدا ونحن له مسلمون मग काय तुम्ही त्यावेळेला हजर होता जेव्हा याकूब इस्लाम या जगाचा निरोप घेत होता त्यानं मृत्यूसमयी आपल्या मुलांना विचारलं मुलांनो माझ्या मागे तुम्ही कोणाची बंदगी कराल त्या सर्वांना उत्तर दिलं आम्ही त्याच एका ईश्वराची बंदगी करू ज्याला आपण आणि आपले पूर्वज इब्राहिम इस्लाम इस्माईल इस्लाम आणि इसाक इस्लाम यांनी ईश्वर मानला आहे आणि आम्ही त्याचेच मुस्लिम आहोत ते होऊन गेले जे काही त्यांनी कमावलं ते त्यांच्यासाठी आहे आणि जे काही तुम्ही कमवाल ते तुमच्याकरता आहे तुम्हाला हे विचारलं जाणार नाही की ते काय करत होते यहुदी म्हणतात यहुदी असाल तर सरळ मार्ग प्राप्त कराल ख्रिस्ती म्हणतात ख्रिस्ती असाल तर मार्गदर्शन मिळेल त्यांना सांगा नाहीतर सर्व सोडून इब्राहिम अलाइस्लामची पद्धत आणि तो इब्राहिम अलाइस्लाम अनेक ईश्वरवाद्यांपैकी नव्हता قولوا मित्रांनो म्हणा की आम्ही इमान आणलं अल्लावर आणि त्या मार्गदर्शनावर जे आमच्याकडे अवतरित झालं आहे आणि जे इब्राहिम अल इस्लाम इस्माईल अल इस्लाम इसाक अल इस्लाम याकूब अल इस्लाम आणि याकूब अल इस्लामच्या संततीकडे अवतरित झालं होतं आणि जे मुसा अल इस्लाम आणि ईसा अल इस्लाम आणि इतर सर्व प्रेषितांना त्याच्या रबकडून दिलं गेलं होतं आम्ही त्यांच्यामध्ये काही भेदभाव मानत नाही आणि आम्ही अल्लाच मुस्लिम आहोत मग जर त्यांनी त्याचप्रमाणे इमान आणलं ज्या प्रकारे तुम्ही इमान आणलं आहे तर ते आणि जर त्यापासून पराडमुख झाले तर उघड गोष्ट आहे की ते हट्टाला पेटले आहेत म्हणून खात्री बाळगा की त्यांच्या विरोधात अल्लाह तुमच्या मदतीकरता पुरेसा आहे तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो सांगा अल्लाच्या रंगाचा अंगीकार करा त्याच्या रंगापेक्षा चांगला रंग अन्य कोणाचा असेल आणि आम्ही त्याचीच बंदगी करणारे लोक आहोत हे पैगंबर सल्लेला आलाय वसलम यांना सांगा तुम्ही अल्लाच्या बाबतीत आमच्याशी वाद घालता काय वास्तविक पाहता तोच आमचाही रब आहे आणि तुमचा रब देखील आमचं आचरण आमच्यासाठी आणि तुमचं आचरण तुमच्यासाठी आहे आणि आम्ही अल्लाह करतात आमची बंदगी निर्भय ठेवली आहे अथवा काय तुमचं विधान हे आहे की इब्राहिम इस्लाम इस्माईल अलेस्लाम इसहाक अलेस्लाम याकूब इस्लाम आणि याकूब इस्लामची संतती सर्वचे सर्व यहुदी होते अथवा ख्रिश्चन होते सांगा तुम्ही अधिक जाणता अथवा अल्लाह त्या इस्मापेक्षा अधिक अत्याचारी इतर कोण असेल बरं की ज्याच्यावर अल्लाहकडून एका साक्षीची जबाबदारी आहे आणि त्यानं ती लपवावी तुमच्या कारवायापासून अल्लाह गाफील तर नाही تلك أمة قد خلت لها ما كسبت ولكم ما كسبتم ولا تسألون عما كانوا يعملون ते काही लोक होते जे होऊन गेले त्यांची कमाई त्यांच्याकरता होती आणि तुमची कमाई तुमच्याकरता तुम्हाला त्यांच्या आचरणाविषयी विचारलं जाणार नाही